पवित्रता के हे मंत्र दाता पवित्रता के हे मंत्र दाता तुम्हारी शिक्षा से चल रहे हैं तुम्हारी शिक्षा से चल रहे हैं सन्मार्ग पर अब इंसान लाखों नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिमेरी आजचा विषय आहे गुंताविना गुंफन नात्यांची मित्रांनो अनेक वेळा आपण ऐकत असतो आणि वाचतही असतो की विज्ञानामुळे चंद्रग्रह आपल्याजवळ आले आहेत परंतु दोन व्यक्तींमधील अंतर मात्र वाढत चालले आहे नात्यांमध्ये अभेद भिंती निर्माण होत आहेत परंतु मित्रांनो आपले जीवन मुळातच नात्यावर आधारित आहे पण त्यात गुंता निर्माण करणाऱ्या काही गोष्टी म्हणजे व्यक्तींमधील दुसऱ्यांचा अपमान करणे दुसऱ्यांच्या सन्मानाला ठेच लावणे इतरांचा जाणीवपूर्वक अवमान करणे घातकीपणा सुसंवादाची कमतरता त्यामुळे होणारे गैरसमज कपटीपणा मतलबीपणा नकारात्मक भावनेतून दुसऱ्यांवर वर्चस्व राखण्याच्या भावनेने नात्यांमध्ये एक वेदनेचा अनुभव होत असतो आणि माणूस मग एक दुसऱ्यापासून दूर पळू लागतो यासाठी दुसरी व्यक्ती आपल्याविषयी काय प्रतिक्रिया देते व त्यावर आपण स्वतःच्याच फायद्यासाठी काही परिवर्तन आणू शकतो का याचे तटस्थपणे अवलोकन करण्याची आज गरज आहे म्हणून अशा गोष्टी समजून घेऊन ते आपल्याकडून तर होत नाहीत ना याची तपासणी आपण स्वतः स्वतःशी करायला हवी बऱ्यापैकी नात्यांची गुंपण ही गुंता होण्यापासून कधी सुरक्षित राहू शकेल ते आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहायला हवं त्यामध्ये पहिली गोष्ट पाहायला हवी दुसऱ्यावर हक्क गाजवणे कधीकधी नातेसंबंधातील हा स्वभाव आपला सर्वात मोठा शत्रू बनतो माझा एवढाही अधिकार नाही का त्यांच्यावर अशा या आपलेपणाच्या हक्कातून आपण असेही म्हणतो की माझ्या माणसावर माझा एवढाही अधिकार नसावा का मी सुद्धा त्यांच्यासाठी खूप काही करतो त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की आपल्यावरही अन्य कोणाला हक्क गाजवण्याची अधिकार असू शकतो परंतु मित्रांनो हक्क गाजवण्याचे हे प्रकरण कधीकधी मर्यादा सोडून संपूर्ण संबंधावर गदा आणते ते आपल्यालाही कधी कळत नाही आणि मग नाते संबंध राहतात एका बाजूला आणि फुटू लागतो हक्कांची तळ साध्या साध्या गोष्टीतून मतभेद निर्माण होतात छोट्या छोट्या गोष्टीतून चीड निर्माण होते अगदी आपल्या मित्राने जर एक साधा फोन केला नाही किंवा आपल्याला भेटायला उशिरा आला तरी आपण चिडतो आपल्याकडे दुर्लक्ष केलेले चालत नाही आपल्या स्नेहीजनांनी आपल्या मनासारखंच वागावं म्हणून आपण तिथे अतिरेक करतो आणि मग त्यात व्यक्ती आणि संबंधाचाच जीव गुदमरून जातो आणि होऊ लागते मग नात्यांमधील दुरी मित्रांनो पण हे जर नुकसान वाचवायचे असेल तर आपण हे मान्य केले पाहिजे की प्रत्येक व्यक्तीच्या काही प्राधान्यता असतात हे जर एकदा स्वीकारले ना मग अनेक गोष्टी सोप्या होतात अवास्तव अपेक्षांना व शाब्दिक प्रतिक्रियांना लगाम बसू शकतो दुसऱ्यांबद्दल मनात गैरसमज करून घेऊन वाद घालण्यापेक्षा ती वस्तुस्थिती स्पष्ट करून घेतलेली बरी अन्यथा दोन्ही बाजूंकडून खोलवर दुखावले जाण्याची शक्यता असू शकते ज्या नात्यांमध्ये आसक्ती असते ना तिथे अशी शक्यता जास्त निर्माण होते आणि म्हणून मित्रांनो या संबंधापासून थोडंसं आपल्याला दूर यायचं आहे आणि तो खरा संबंध आहे आत्मिक संबंध मित्रांनो आत्मिक संबंधामध्ये जर आपण आलो तर या गोष्टी घडू शकत नाही आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करायला शिकलं पाहिजे कारण रोजच्या या दैनंदिन व्यवहारात आपण पाहतो आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींचा किती आपण अनादर करतो आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला नात्याला अनेकदा ग्रहीत धरतो आपण कधी त्यांचा वाढदिवस वा अन्य कारणास्तव शुभेच्छा देण्यासाठी असलेले निमित्त विसरतो त्याबद्दल संवेदनशील न होता आणखीनच वर म्हणतो की त्यात काय बिघडलं आपण अघळपगळ बोलायला लागतो आणि चिडतोही आपणच त्यात काय झाले विसरले मग काय झाले पण दुसऱ्या व्यक्तीची सुद्धा आपल्याकडून काही स्नेह व सापेक्षा असते हे आपल्या लक्षातच येत नाही पण म्हणून काय बिघडतं असे सतत म्हणत असतो आणि तसेच मानतोही माझ्या मनाची स्थिती माझ्या जवळच्या व्यक्तीला ज कळणार नाही तर मग कोणाला कळेल अशी भावना निर्माण करतो आणि वर त्यांनी मला समजून घ्यायला हवं अशी इमोशनल लेबल आपण सर्रास त्यांच्यावर लावून मोकळे होतो आणि दुसरीकडे मात्र जेमतेम ओळखीच्या माणसाचे मूड आपण जपत असतो त्यांना काय वाटेल याची काळजीही घेतो आणि दुनियाभराचा राग आपल्या माणसावर काढतो केवढा हा विरोधाभास या सर्वांमध्ये त्या व्यक्तीला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत याची आपण जरासुद्धा चिंता करीत नाही आणि जवळच्या व्यक्तीला ग्रहीत धरण्यात आपली स्नेही व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेलेली असते आणि मग तुमच्या हक्काची किंवा तुमच्या मनाची हाक मात्र तिच्यापर्यंत पोहोचणे मुश्किल होते म्हणून मित्रांनो आपल्या जवळच्या माणसांचा आदर करायला शिकलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कसे अनादर करतो आपल्या जवळच्या व्यक्तीचा आणि त्यांच्या भावनेंचा हे आपल्यालाही कळत नाही म्हणून हक्क गाजवत गाजवत आपण कुठल्या स्टेपपर्यंत पोहोचतो हे आपल्यालाही नाही कळत मित्रांनो या गुंथणाच्या जाळ्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते परत आपण या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी पवित्रता के हे मंत्रदा से चल रहे हैं सन्मार्ग पर अब इंसान लाखों